रामकृष्ण गोविंद आता आपण क्रममुक्ती बघणार आहोत मी तुम्हाला वाचून दाखवतो मी काय तुम्हाला समजून सांगू शकणार नाही कारण मी काय ते सगळं बघितलेलं नाही आणि मला काय त्याचा अनुभव नाही परंतु दुसरा स्कंध दुसरा अध्याय श्लोक चोवीस ते एकतीस श्लोक चोवीस ते एकतीस तुम्ही काढा मी एकदाच वाचतो शांतपणानं वाचतो पण तुम्ही परत परत वाचा बघा आपल्या आकलनात येतं का तेवढं बघा नाही तर हा विषय सोडून दिला तरी काय हरकत नाही महत्वाचा आहे आपल्या निदान माहितीत असावं म्हणून मी सांगतो योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुषुम्नेच्या द्वारा एवढं तरी आपल्याला माहिती आहे सुषुम्ना पुढं जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो म्हणजे याचा अर्थ सुषुम्ना नाडीतून ब्रह्मरंध्रापर्यंतचा जो माझा प्रवास तो ब्रह्मलोकाकडे जावयास योग्य मार्ग आहे योगी सुषुम्नेच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो तेव्हा प्रथम तो आकाश मार्गाने आकाश मार्ग म्हणजे शरीरांतर्गत आकाश मार्ग प्रथम अग्निलोकात जातो तेथे त्याच्या पापाचा उरला सुरला मळ जळून जातो तेथून तो त्याच्या वर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो भगवान विष्णूंचे हे शिशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे त्याचे अतिक्रमण करून शिशुमार चक्राचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महर लोकात जातो पहिल्यांदा अग्निलोक मग शिशुमार चक्र मग महरलोक हा महरलोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात तेथून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो जे सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानावर निवास करतात विमानांवर निवास करीत असतात त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन परार्धाचे असते तिथे गेलेले योगी अठ्ठावीसावा श्लोक तिथे गेलेले योगी सत्यलोगात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतावीळ न होता सात आवरणांचे भेदन करतो पृथ्वी रूपाने पाण्यात पाणी रूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो तेथून योग्य वेळ येतात ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणाऱ्या आकाशरूप आवरण मिसळून जातो अशा प्रकारे योगी तिसावा श्लोक अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो तेथे सूक्ष्म सूक्ष्मभूतांना तामस अहंकारात इंद्रियांना राजस अहंकारात मन आणि इंद्रिये यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो म्हणजे ज्या क्रमानं मी येतो त्याच्या उलट क्रमाने मी हा प्रवास करत जातो वरती यानंतर अहंकारा अहंकारासहित लयरूप गतीद्वारा महत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या रूप आवरणाला जाऊन मिळतो प्रकृतीला ह अजूनही नव्हे भगवंतांना परीक्षिता महाप्रलयाच्या वेळी जेव्हा रूप आवरणाचा ही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निराकार निरावरण रूपाने आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही वाटलं ऐकलं ही दोन दोन चोवीस ते दोन दोन एकतीस मध्ये क्रममुक्ती सांगितलेली आहे एकेका लोकात एके आता ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाचं आयुष्य दोन परार्ध त्याची मी कल्पना करू शकत नाही ज्योतिर्मय चक्र अग्निलोक शिवलोक महरलोक ते शिशुमार चक्र ब्रह्मलोक असं करत करत करत करत आता काय मी करोड़ शब्द वापरू का तुच्छ आहे शब्द अशा अनंत अनंत काळानंतर मग मला मोक्ष मिळून भगवत प्राप्ती होते ही मला क्रमाक्रमाने मिळते मिळू शकतो मी ही आहे ताकद मला अजूनही समजत पण नाही तर मी काय मिळवणार पण योगी लोक होते योगी लोक ऋषी मुनी होते अधिकारी होते याचा अर्थ हा मार्ग अतर्क्य नाही अकल्पनीय नाही संभवनीय तर नाहीच नाही मला तो तसा आहे त्यामुळं मी मान्य करत नाही पण हा क्रममुक्तीचा मार्ग आपल्याला मी सद्योमुक्ती सांगितलं आणि क्रममुक्ती सांगितलं भगवंतानी म्हणजे भगवंतांचा अवतार श्री शुकाचार्य मुनींनी अंतकाळच्या स्मरणाबरोबरच आणखी काही मार्ग असतील का अशी राजा परीक्षिताच्या मनातली शंका ओळखून हे उत्तर दिलं त्याचा जेवढा आवश्यक होता तेवढा विस्तार केला हा एक भागवतात विषय आहे पूर्वीचे लोक याला अधिकारी होते जसं सतीचं उदाहरण दिलं शक्य आहे काय झालं राजा परीक्षिताचं सुद्धा सर्पदंश झाला त्याच क्षणाला राजा परीक्षित निर्भय झालेला होता आणि त्याने देहत्याग केला शरीर जळून भस्मसात झालं शरीर परंतु तो देह सोडून गेलेला होता भागवताच्या श्रवणाने हे घडू शकतं त्यामुळे हे दोन मार्ग आहेत याच्यावर विचार करा चिंतन करा जेवढं समजेल तेवढं आपलं जेवढं नाही समजेल तेवढं भगवंताच याच्यानंतर आता आता काय बघा हा मला संपूर्ण मानव जातीमध्ये संपूर्ण नीट ऐका आणि उद्या मी यावर प्रवचन करणार आहे तुम्ही याचा संपूर्ण महाराष्ट्रात किमान प्रत्येक तरुण मुला मुलीपर्यंत प्रचार प्रसार केलाच पाहिजे ज्या मुला मुलींचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे अजूनही त्यांनी प्रयत्न केला नाही अशा प्रत्येक मुला मुलीच्या पोटी जर राजा परीक्षित जन्माला यायला हवा असेल जर मुक्ताई जन्माला हवी असेल यायला तर त्यासाठी खात्रीपूर्वक मार्ग आहे शास्त्रीय मार्ग आहे तर्कदृष्ट्या योग्य मार्ग आहे आपल्या शास्त्रात सांगितलेला आहे स्त्री आणि पुरुष यांचा संगम यांचा समागम कसा व्हावा का व्हावा केव्हा व्हावा फार फार शास्त्रीय महत्व आहे हे प्रत्येक हे सांगितलं जात नाही मला हे का सुचलं तर राजा परीक्षिताचं गुण वास्तविक हा पहिल्या स्कंदातला विषय आहे पण तरी सुद्धा मी उद्या किंवा परवा दिवशी तो प्रस्तुत करणार आहे राजा परीक्षिताचं गुणवर्णन केलेलं आहे तो याच्यासारखा अमुख होईल रामासारखा अमुख होईल शिबीसारखा अमुख होईल कर्णासारखा अमुख होईल वगैरे वगैरे वगैरे मग असा मुलगा अशी मुलगी मला व्हावी अशी इच्छा शिवाजी महाराजांच्या सारखा लोकमान्य टिळकांच्या सारखा मुलगा झाशीच्या राणीसारखी मुलगी मला व्हावी असं वाटतं की नाही वाटतो मग त्यासाठी मार्ग काय आहे शास्त्रीय वैज्ञानिक दृष्ट्या आणि तर्कदृष्ट्या तो मार्ग तुम्हाला मी सांगणार आहे हे अपत्य प्राप्तीसाठी समागम करण्यापूर्वीच समजलं पाहिजे तर ते करणं शक्य आहे अवघड आहे कुठलीच गोष्ट सोपी नाही अवघड आहे पण तो मार्ग तरी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा नीट शांतपणानं लक्ष देऊन ऐकून जितका प्रसार होईल तितका त्याचा प्रसार करा हा एक विषय आहे आणि दुसरा विषय केव्हा कुठला आधी मी घेईन मला माहिती नाही पण भागवताचा द्वितीय स्कंध तिसरा अध्याय इच्छेनुसार विविध विभिन्न देवतांची उपासना कुठल्या देवतेची उपासना कशासाठी करावी याच्याबद्दलचा उहापोह दुसऱ्या स्कंधातल्या तिसऱ्या अध्यायात केलेला आहे हे दोन विषय आपण या पुढच्या दोन चार दिवसात घेणार आहोत परंतु मी पहिला जो विषय सांगितला तो जिव्हाळ्याचा आहे मला तर असं वाटतं मी माझ्याकडे हे लिखित आहे हे लिखित त्याची कॉपी पाठवून देऊन प्रत्येक मुलीला लग्नाच्या वेळेला एकशे एक रुपये हजार रुपये देण्याऐवजी हा लेख द्या पाकिटात घालून मी तुम्हाला तळमळीने सांगतो या प्रयत्नापैकी थोडा जरी प्रयत्न केला तरी सात्विक वृत्तीचा जीव जन्माला येऊ शकतो माझ्या हातात आहे रामकृष्ण हरी